टिम टिम बाहली ढमक ढम ढोल वाज घरी माझे आले रे राजाच राज गणराज टिम टिंबाली वाजते वाऱ्याची पिपानी पिपानी वाजते ढगाच्या ढोला संघ तालावरी गाजते ढगाच्या ढोला संघ तालावरी गाजते टिम टिम टिम बाहली धमाक धम ढोल वाज घरी माझ्या आलं रे राजाच राज गणराज

माझ घरी माझे आले रे राजाच राज धनराज टिम टिम टिम बाहली ढमाक ढम ढोल बाज घरी माझे देवाचा येण्याचा निसर्ग करी इशारा गणराजाच्या येण्याचा निसर्ग करी इशारा धरणी गगनाचा कसा हा रंग न्यारा धरणी गगनाथ कसा हा रंग न्यारा टिम टिम टिम बाहली धमक धम ढोल वाज घरी माझ्या आले हे राजाच राजगण राज